ओ डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्री मुद्गल पुराणातील बत्तीसावा अध्याय या पहिल्या खंडातला बत्तीसावा अध्याय आपण वाचणार आहोत आणि त्याचं नाव आहे वक्रतुंड वक्रतुंड प्रादुर्भाव नाम ओम श्री गणेशाय नमहा मुद्गल म्हणती दक्षा ऐकावे महाप्राज्ञा कार्य बरवे देवांचे जे स्वभावे संक्षेपे मी तुझ सांगतो दत्तात्रेय मुनी गेल्यावर शंकर मानसी करीती विचार गणेशाचा मंत्र थोर त्याचा जप करीन मी नंतर गणेशाचे हृदयी चिंतन करुण ब्राह्म करुण ब्राह्म ब्रह्मा करुण ब्रह्मादिकाम म्हणती वचन विष्णू सर्व देव तापसांनो ऋषीनो वचन ऐकावे हितकारक दुःखनाशक दत्तात्रये कथिले तारक एका व्रत जे अमोलिक करुणी विघ्नपा तोषवावे शंभूचे वचन ऐकून मुनी देवनायक प्रसन्न मन वाहवा सुंदर हा विचार पावन ऐसे उद्गार काढिती तदनंतर एकाक्षर मंत्रे उपासिले त्या सर्वांनी गणेशा स्थापिले देवमुनी वंदिले आदरपूर्वक सर्व नायका कोणी पद्मासन घालून बैसले कोणी वीरासन घातले कोणी स्वस्तिकासनी विराजले नाना आसनी ऐसे स्थित कोणी निराहार राहिले कोणी पाने खाऊन जगले कोणी वायू भक्षण केले प्राणा याम अन्य करीती पाणी पिऊन कोणी राहती पादांगुष्ठाकडे पाहती कोणी दृढासनी बसती कोणी मानस पूजा मग्न कोणी विविध पुलांनी पूजिती कोणी प्रदक्षिणा घालिती ऐसे नानाविध आचरती व्रत प्रकार सकल देव परी तप करीती विधिपूर्वक मंत्र जपती एक, एक चित्ते नम्रपणे भक्तिपूर्ण एक हजार वर्षे तप आचरिले दिव्य एकनिष्ठ तेव्हा भले तेने वक्रतुंड प्रसन्न झाले महातेजस्वी प्रतापवंत देवऋषींच्या पुढे प्रकटत साक्षात ब्रह्ममय देव वेदस्तुत तेजाचा पुंज जो विलसत निर्गुण निर्गुण असुनी सगुण झाला शिववाहन गजवक्त्र दिसत शूर्पकर्ण महोदर चतुर्बाहुयुक्त पाशांकुश वरद अभययुक्त अभय पाश पाशांकुश वरद अभय कर धृत वामांगी सिद्धी उभी त्याच्या दक्षिणांगी बुद्धी विलसत नाभीवरी शेषनाग रुळत कुंडल मुकुटकुंडल कटकान्वित चिंतामणी त्याच्या वक्षावरी सर्व यज्ञोपवितयुक्त नाना भूषणे शोभिवंत महातेजे जो प्रज्वलित करांत क्रीडा कमल होते त्याचे ते रूप अपरिचित म्हणून देव विप्र काय हे तेज अद्भुत प्रकटले सम प्रत्ययाग्निचा हा गणराज येथ आला की भावी प्रलय काल दैवे निर्मिला ऐसा तर्क कुतर्क चालला देवमुनींच्या चित्तात तेव्हा मेघ गंभीर वचन बोलिला वक्रतुंड गजानन देवानो बुनगण हो प्रसन्न मीच तो गणेश्वर प्रकटलो ज्याचे ध्यान करिता अविरत तप प्रभावे मंत्रराज जपत तेने परितुष्ट मी मुदित चित्त वर द्यावया आलो तुम्हा मुद्गल सांगिती दक्षासी ऐकुनी वक्रतुंड वचनासी विनम्र भावे प्रणाम त्यासी हर्ष निर्भर सारे करीती अमरगण ऋषीगण प्रार्थिती सौम्य रूप दाखवा आम्हा प्रती या दुर्धर तेजे विवल चित्ती वक्रतुंडा आम्ही सर्व त्यांची प्रार्थना ऐकून होत गणेश प्रभू सौम्य तेजयुक्त तेने चर्मचक्षुनी सुखे पाहत मुनिजन देव सारे तया ती सौम्य मृत्यू ती सौम्य मूर्ती सौम्य मूर्ती पाहती प्रणाम करून म्हणती प्रभू धन्य धन प्रभू धन्य धन्य आम्ही जगती तुमचे दर्शन आज झाले स्नेह भावे तदनंतर अर्पिती सारे षोडोशोपचार यथा विदिते महेश्वर सवन त्यांचे गाती करांजली जोडून विनम्र ते सर्व हि भक्ती नम्र अंधर आनंदाश्रू नयनी सुख सुखकर रोमांचयुक्त अंगे त्यांची त्यांच्या दर्शन महोत्सव वाटत यथा ज्ञान यथा न्याय पूजन करीत वक्रतुंडास महा ओजस्वी देवास स्तोत्रपूजा पूजा अर्पिती शंभूरूपा आम्ही नमितो विष्णुरूपा तुला वंदितो सूर्यरूपा तुला ध्यातो धात्या शक्तिमया तुला वक्रतुंडा तुला नमन गजवक्त्रा तुला वंदन एकदंता देवा चिंतन सर्वादिते सदा करितो निर्गुणासी नि निस्तपासी चतुर्बाहुधरा तुझसी सिंहवाहना नागपते नाभिबंधासी अनंतासी नमन आमुचे अपारा दुर्लक्षा पाशांकुशधरा नागयज्ञोपवीतधरा वरद अभयकरा सिद्धिबुद्धिवरा ब्रह्मभूता ब्रह्मदायका दैत्यदानवरूपा देवरूपधरा ग्रह शुक्ररूपधरा रूपा ईश्वरा नमनलता स्वरूपा सर पर्वता सरिता सागर रूपा नमन जलजंतू स्वरूपा तुझ प्रणाम सर्व रूपा तुला वंदन चौऱ्याऐंशी लक्ष योनी संस्था चराचर मया अभिवादन नाना प्र नाना प्रभेद परासी वंदन कर्मा कर्म रूपा नमन विकर्म पर देवांसी विकर्म स्वात्म रूप धरासी स्वसंवेद्य रूपा योगमयासी नाना आधार प्रधारासी शब्द ब्रह्म शब्द ब्रह्म शब्द ब्रह्म मया शब्द ब्रह्म शब्द ब्रह्म मया नमन माया रूपधारक माया रूपधारकासी माया मयासी मायासी माया मायाहीनासी मायिका मोहदात्यासी सर्वाकारासी वंदन स्थूल सूक्ष्मादिभेदासी भेदाभेद मया भेदहीनासी पारा भक्ता वरदात्यासी भक्त संरक्षका प्रणाम भक्त संरक्षका प्रणाम नमो नमहा परेशाला अव्ययाला गणेशाला योगधीशा गजानना तुला पुनः पुन्हा नमस्कार षडंग वेदहित ज्येष्ठा थकले ज्याची पूर्ण स्तुती करू न शकले तेथा अमुचे बळते कसले गणेशा तुझ्या स्तुतिगानी वक्रतुंड स्वरूपा तुझे स्तोत्र रचण्यासी आम्ही न पात्र परिभक्ती भावे सुपात्र तुझ्या कृपेने जगी होऊ माया दुःख सर्वांच्या मनात ज्ञानकारक ब्रह्मनिर्मित म्हणून ज्ञानहीन वक्त्र म्हणत ब्रह्मा बुधजन संकेते माया ब्रह्मतुंडांचा योग होतो योगशांती उपजे पुनित योग्यांच्या हृदयी जी संस्थित तिचा महिमा अगम्य असे माया तुझे देहस्वरूप ब्रह्मते वस्त्र आत्मरूप उभयतांचा योग होता स्वरूप वक्रतुंड प्रकटसे त्या वक्रतुंडा तुझ त्या वक्रतुंडा तुझं पाहिले साक्षात योगमया मन ध्याले धन्य आम्ही गणाध्यक्षा तुझ स्तविले प्रणत तुमच्या चरणांवरी धन्य जन्म धन्य नयन धन्य संपदा तैसेची ज्ञान धन्य तप आमुचे पावन ज्यानी गजानन पाहिले प्रसन्न देवेशा जरी अससी आम्हा शुभद वरदेसी तरी तुझ्या पादांबुजी दृढ भक्तीसी देई आम्हा सर्व काळ तू चिंतिता अर्थदेसी म्हणून करीतो प्रार्थनेसी मत्सरासुराच्या विनाशासी करी सत्वर वक्रतुंडा प्रभो हे सारे जगपीडित विघ्नपा जो विघ्नपातो असुर गांजित महा विघ्नपातो असुर गांजित गांजित महाबला दैत्या मारावे त्वरित उपा उपकारास्तव सर्वांच्या ऐसी स्तुती प्रार्थना करून तैसेसी तैसेची त्याची तैसेशी तैसेची त्या त्यासी पूजून त्याच्या पुढे साष्टांग नमन देवऋषी सर्व करीती त्यांना उठवून वरती वक्रतुंड साक्षात सांगती तुमचे हे स्तोत्र जगती सर्व सिद्धी प्रद होईल इप्सित अर्थ प्राप्त होईल मुक्ती मुक्ती याने लाभेल हे जो हे स्तोत्र वाचील भक्तियुक्त मनाने तुमच्या भक्तियोगे प्रसन्न करीन मत्सरासुराचे हनन तुमचे दुःख दैन्य दूर करीन आश्वासन हे माझे पंचभूतमय जग त्रिगुण असत ब्रह्मांड अष्ट आच आ, आ, आवरणे युक्त त्या आठ आवरणा त्या आठ आव आवरणी वसत देव सर्व मानव नागचराचर विश्वत्यात त्यात त्यापासून मत्सरासी भय नसत म्हणून मत्सराचा नाश वाटत अतिव कठीण असंभव परी हितकरीन हित प्रिय तुमचे देव हो प्रसन्न यात संशया नसे स्थान वक्रतुंडाचे वचन हे ओमिती श्रीमदान्ते पुराणोपनिषदी श्रीमन मौद्गले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंड चरिते वक्रतुंड प्रादुर्भावो नाम द्वांशो द्वा द्वा समाप्त श्री गजाननार्पणमस्तू अध्याय बत्तीसावा संपूर्ण